ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सहावा विराट शरीराची उत्पत्ती मैत्रेय ऋषी म्हणाले आपापसात मिळून न राहिल्याने माझ्या महत्त्व इत्यादी शक्ती विश्वरचना करण्याच्या कार्यात असमर्थ आहेत असे पाहून सर्व शक्तिमान भगवान कालशक्तीचा स्वीकार करून एकाच वेळी महत्त्व अहंकार पंचमहाभूते तन्मात्रा मन पाच कर्मेंद्री व पाच ज्ञानेंद्री अशा तेवीस तत्वांच्या समुदायात प्रविष्ट झाले त्या समुदायात प्रविष्ट होऊन त्यांनी जीवांच्या निद्रिस्त असलेल्या संचित कर्माला जागृत केली आणि एकमेकांपासून वेगळ्या असणाऱ्या त्या तत्वसमूह घटकांना आपल्या क्रियाशक्तीच्या द्वारे आपापसात मिसळून टाकले ज्याची क्रियाशक्ती जागृत केली आहे अशा त्या तेवीस तत्वांच्या समूहाने भगवंताच्या प्रेरणेने आपल्या अंशातून विराटाला उत्पन्न केले जेव्हा भगवंतांनी अंश रूपाने आपल्या त्या शरीरात प्रवेश केला तेव्हा विश्व रचना करणारा तो महतत्वाधिकांचा समुदाय एक दुसऱ्यात मिसळून जाऊन विराट रूपाने परिणाम पावला त्यामध्येच हे चराचर राहिले आहे पाण्यामध्ये जे अंड्याच्या रूपात आश्रय स्थान होते तेथे सर्व जीवांना आपल्यात घेऊन तो सुवर्णमयी विराट पुरुष एक हजार दिव्य वर्षेपर्यंत राहिला तो विश्वरचना करणाऱ्या तत्वांचे कार्य करणारा विराट ज्ञान क्रिया आणि आत्मशक्तीने संपन्न होऊन या शक्तींपासून त्याने स्वतःचे क्रमशः एक हृदयरूप दहा प्राणरूप आणि त्रिविध म्हणजे आध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक असे विभाग केले हा विराट पुरुषच प्रथम जीव असल्या कारणाने सर्व जीवांचा आत्मा जीवरूप असल्याने परमात्म्याचा अंश आणि प्रथमच उत्पन्न झाला असल्याने भगवंताचा आद्य अवतार आहे हा संपूर्ण भूत समुदाय चराचर सृष्टी याच्यातच प्रकाशित होते हा विराट अध्यात्म अधिभूत आणि अधिदैव रूपाने तीन प्रकारचा प्राणरूपाने दहा प्रकारचा आणि हृदयरूपाने एक प्रकारचा आहे विश्वाची रचना करणाऱ्या महत्त्वाधिकांचे अधिपती असणाऱ्या श्री भगवंतांनी त्यांच्या प्रार्थनेचे स्मरण करून त्यांच्या व्रती जागवण्यासाठी आपल्या चेतनरूप तेजाने त्या विराट पुरुषाला प्रकाशित केली त्याला जागवले तो जाग्रत होताच देवतांच्यासाठी किती ठिकाणी उत्पन्न झाली हे मी सांगतो ऐका विराट पुरुषाचे प्रथम मुख प्रकट झाले त्यामध्ये लोकपाल अग्नि वाक इंद्रियासह प्रकट झाला त्यामुळेच हा जीव बोलतो नंतर विराट पुरुषाची टाळू उत्पन्न झाली त्यामध्ये लोकपाल वरून आपला अंश इंद्रियासह राहिला यामुळे जीव रस ग्रहण करतो नंतर त्या विराट पुरुषाला दोन नागपुड्या उत्पन्न झाल्या त्यात दोन्ही अश्विनी कुमार आपल्या अंश ग्रहणेंद्रियासहित प्रविष्ट झाली यामुळे जीव वास ग्रहण करतो अशा प्रकारे जेव्हा विराट पुरुषाच्या शरीरात डोळे प्रगट झाले तेव्हा लोकपाल सूर्याने आपला आपला अंश नेत्रेंद्रियासह त्यामध्ये प्रवेश केला त्या नेत्रेंद्रियामुळे पुरुषाला विविध रूपांचे ज्ञान होते यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली त्या त्वचेत वायू आपला अंश तोगेंद्रियासहित राहिला याच तोगेंद्रियामुळे जीवाला स्पर्शाचा अनुभव येतो जेव्हा याला कानाची छिद्रे उत्पन्न झाली तेव्हा त्या दिशाने आपला अंश असलेली श्रवणेंद्रिय यासह प्रवेश केला यामुळेच जीवाला शब्दाचे ज्ञान होते मग विराट पुरुषाच्या शरीरात त्वचा उत्पन्न झाली त्यामध्ये निरनिराळ्या औषधी आपला अंश असलेल्या रोमासा राहिल्या या रोमातूनच जीव खाजवण्याचा अनुभव घेतो आता त्याला लिंग उत्पन्न झाले आपल्या या आश्रयात प्रजापतीने आपला अंश वीर्य यासह प्रवेश केला त्यामुळे जीव आनंदाचा अनुभव घेतो यानंतर विराट पुरुषाचे गुदद्वार निर्माण झाले त्यात लोकपाल मित्राने आपला अंश पायू इंद्रिय यासह प्रवेश केला याद्वारे जीव मलत्याग करतो नंतर त्याचे हात प्रगट झाली इंद्राने आपल्या देणे घेणे या शक्तीसहित हातामध्ये प्रवेश केला त्यायोगे जीव आपली उपजीविका प्राप्त करतो जेव्हा त्याचे पाय उत्पन्न झाले तेव्हा लोकेश्वर विष्णूंनी त्यामध्ये आपली शक्ती गतीसह प्रवेश केला या शक्तीमुळे जीव आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतो आता याची बुद्धी उत्पन्न झाली ती वाणीचा स्वामी ब्रह्मदेवाने आपलाच अंश असलेली बुद्धिशक्ती हिच्यासह प्रवेश केला या बुद्धिशक्तीमुळेच जीव जाणण्याजोगे विषय जाणतो नंतर हृदय प्रकट झाले चंद्राने आपला अंश मनासह त्यामध्ये प्रवेश केला व मनामुळे संकल्प विकल्प हे विकार निर्माण होतात त्यानंतर विराट पुरुषामध्ये अहंकार उत्पन्न झाला अभिमानाने आपला अंश असलेल्या क्रियाशक्तीसहित त्यात प्रवेश केला यामुळे जीव कर्तव्य करतो आता याच्यामध्ये चित्त प्रकट झाले महत्त्व ब्रह्मा हे चेतनेसह तिथे राहिले याच चित्तशक्तीने जीव विज्ञान प्राप्त करून घेतो या विराट पुरुषाच्या डोक्यापासून स्वर्गलोक पायापासून पृथ्वी आणि नाभीपासून आकाश म्हणजेच अंतरिक्ष उत्पन्न झाले या ठिकाणी क्रमाने तिन्ही गुणांचे परिणामरूप देवाधिक आढळतात यामध्ये सत्वगुणांच्या आधिक्यामुळे देव स्वर्गलोकात रजोगुणाच्या प्राधान्यामुळे मनुष्य व त्यांना उपयोगी पडणारे गायी इत्यादी जीव पृथ्वीवर आणि तमोगुणी स्वभावाचे असणारी रुद्राचे पार्षद इत्यादी दोन्हीच्या मध्ये भगवंताचे नाभिस्थान असलेल्या आंतरिक श्लोकात राहतात विदुरा भगवंताच्या मुखापासून वेद भगवंताच्या मुखापासून वेद आणि ब्राह्मण प्रगट झाली त्यांच्या बाहूपासून क्षत्रिय व्रती आणि त्या व्रतीचा अंगीकार करणारा क्षत्रिय वर्ण उत्पन्न झाला हा वर्ण विराट भगवंताचा अंश असल्यामुळे सर्व वर्णांचे चोर इत्यादींच्या उपद्रवापासून संरक्षण करतो त्या भगवंताच्या दोन मांड्यापासून सर्व लोकांचा निर्वाह करणारी शेती इत्यादी व्यवसाय आणि तिच्यापासून वैश्य वर्णाचा प्रादुर्भाव झाला आपल्या वृत्तीनुसार हा वर्ण सर्व जीवांची उपजीविका चालवतो यानंतर सर्व धर्म व्यवस्थित चालण्यासाठी भगवंताच्या चरणापासून सेवावृत्ती प्रगट झाली आणि त्यापासून प्रथम ती व्रती धारण करणारा वर्ण प्रगट झाला या शेवाव्रतीनेच श्रीहरी प्रसन्न होतात हे चारी वर्ण आपापल्या वृत्तीसहित ज्यांच्यापासून उत्पन्न झाले त्या आपले गुरु श्रीहरींचे आपापल्या धर्माने चित्तशुद्धीसाठी श्रद्धापूर्वक पूजन करतात विदुरा हा विराट पुरुष काल कर्म आणि शक्तीने युक्त असलेल्या भगवंताच्या योगमायेच्या प्रभावाला प्रगट करणार आहे याच्या स्वरूपाचे संपूर्ण वर्णन करण्याचे साहस कोण करू शकेल तरीसुद्धा हे विदुरा अन्य व्यावहारिक बोलण्याने अपवित्र झालेली माझी वाणी पवित्र करण्यासाठी मी गुरुमुखातून जसे ऐकले त्याप्रमाणे आणि माझ्या बुद्धीप्रमाणे श्रीहरीचे सुयश वर्णन करतो महापुरुषांचे असेच मत आहे की पुण्यश्लोक शिरोमणी श्रीहरींच्या गुणांचे वर्णन करणे हा मनुष्याला त्याच्या वाणीचा आणि विद्वानांच्या मुखातून भगवत कथामृताचे पान करणे हाच त्याच्या कानांचा सर्वात मोठा लाभ आहे विदुरा आम्हीच काय पण आधी कवी ब्रह्मदेवानी तरी एक हजार दिव्य वर्षापर्यंत आपल्या योग साधने परिपक्व झालेल्या बुद्धीने भगवंताचा अपार महिमा जाणला का म्हणजेच भगवंताची माया मायावी लोकांनाही मोहित करणारी आहे भगवंतांनाही त्यांच्या मायेचा थांगपत्ता लागला नाही तर अन्य कोणाचा तिथे काय पाड लागणार वाणी आणि मन येथपर्यंत जाऊन माघारी फिरतात तसेच अहंकाराचा अभिमानी रुद्र व इतर इंद्रियाधिष्ठा त्या देवतांना सुद्धा त्याचा पार लागणे शक्य नाही त्या श्री भगवानांना नमस्कार असो या ठिकाणी सहावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू